दसरा आली दिवाळी हसू नाचू या हो केला दसरा आली दिवाळी हसू नाचू हो नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ नवीन हे वर्ष सुखा वर्ष सुखाचे जाऊ नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ धनलक्ष्मी सुखाचे सुखाचे जाऊ नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ गेला दसरा आली दिवाळी हसू ना तू या हो गेला दसरा आली दिवाळी हसू ना तू या हो नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ